अध्याय पंचवीसावा पुरंजन आख्यानाचा प्रारंभ मैत्रे म्हणतात या उपदेशानंतर प्रचेताने शंकराची पूजा केली यानंतर ते राजकुमारांच्या देखत तेथेच अंतर्धान पावले सर्व प्रचेतांनी पाण्यात उभे राहून भगवान रुद्रांनी सांगितलेल्या स्तोत्राचा जप करीत दहा हजार वर्षे तपश्चर्या केली या दिवसात राजा प्राचीन बहिचे चित्त कर्मकांडात रममान झाले होते अध्यात्म विद्या विशारद परमकृपाळू नारदानी त्याला उपदेश दिला ते म्हणाले की राजन या कर्मांच्या योगाने तू आपले कोणते कल्याण करून घेऊ इच्छितोस दुःखाचा आत्यंतिक नाश आणि परमानंदाची प्राप्ती याचे नाव कल्याण आहे ते तर कर्मांमुळे होत नाही राजा म्हणाला देवर्षे माझी बुद्धी कर्मांमध्ये आसक्त असल्याने मला परमकल्याणाबद्दल काहीही कल्पना नाही आपण मला विशुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा ज्यामुळे मी या कर्मबंधनातून सुटू शकेन जो अज्ञानी मिथ्या धर्म असलेल्या गृहस्थाश्रमात रममान होऊन पुत्र स्त्री आणि धन यांनाच परमपुरुषार्थ मानतो तो संसाराच्या अरण्यातच भटकत राहिल्या कारणाने ते परमकल्याण प्राप्त करू शकत नाही श्री नारद म्हणाले हे राजा तू यज्ञामध्ये निर्दयपणे ज्या हजारो पशूंचा बळी दिलास त्यांना आकाशात पहा हे सर्व तू दिलेले क्लेश आठवीत बदला घेण्यासाठी तुझी वाट पाहत आहे तू मेल्यानंतर परलोकात जाशील तेव्हा हे अत्यंत क्रोधाने तुला आपल्या लोखंडी शिंगाने होचकते याविषयी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो ते पुरंजनाचे चरित्र आहे तू ते माझ्याकडून लक्षपूर्वक ऐक राजन पूर्वी पुरंजन नावाचा एक मोठा कीर्तिमान राजा होऊन गेला अभिज्ञात नावाचा त्याचा एक मित्र होता त्याची करणी कोणीही जाणू शकत नव्हता आपल्याला राहण्यासाठी योग्य असे ठिकाण शोधण्यासाठी पुरंजन राजा पुरंजन राजा पृथ्वीवर सगळीकडे फिरला परंतु त्याला कुठेही अनुरूप स्थान न मिळाल्याने तो काहीसा खिन्न झाला त्याला निरनिराळ्या भोगांची लालसा होती त्यासाठी त्याने पृथ्वीवरील जेवढी नगरे बघितली त्यापैकी एकही त्याच्या पसंतीस उतरले नाही एक दिवस त्यांनी हिमालयाच्या दक्षिणेकडील शिखरांवर एक नऊ दारे असलेले नगर पाहिले ते सर्व सुलक्षणाने संपन्न होते सर्व बाजूनी तट बाग बगीचे मार्ग खंद खिडक्या आणि राजद्वाराने सुशोभित असे ते नगर होते ते सोनं चांदी तसेच लोखंडी शिखरांच्या भवनाने भरलेलं होत त्याच्या महालातील फरशा नीलम स्फटिक वैडूर्य मोती पाचू आणि लाल यांनी बनवलेल्या होत्या नागांची राजधानी भोगवती हिच्या कांतीप्रमाणे त्या नगरीची कांती होती तिथे जिकडे तिकडे अनेक सभागृह चौक सडका क्रीडाभवन बाजार विश्रामस्थाने ध्वज पताका आणि प्रमाणांचे चबुतरे दिसत होते त्या नगराच्या बाहेर दिव्य वृक्ष आणि वेली आणि भरलेला एक बगीचा होता त्यामध्ये एक सरोवर होते त्यात अनेक पक्षी किलबिलत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते सरोवराच्या तटावर जी झाडे होती त्यांच्या डहाळ्या आणि पाने शीतल निर्धरांच्या जलकणांनी युक्त अशा वसंतातील वायूने हालत होती आणि अशा प्रकारे ती तटावरील भूमीची शोभा वाढवित होती तेथील वन्य पशु सुद्धा मुनिजनांप्रमाणे अहिंसादी व्रतांचे पालन करणारे होते म्हणून त्यांच्यापासून कुणाला काहीही त्रास होत नसे इथे चालणाऱ्या कोकिळ पूजनामुळे वाटेवरून जाणाऱ्या लोकांना तो बगीचा आपल्याला बोलावीत आहे असेच वाटत होते राजाने तिथे योगायोगाने आलेल्या एका सुंदर स्त्रीला पाहिले तिच्याबरोबर दहा सेवक होते आणि त्यातील प्रत्येक जण शंभर नायिकांचा पती होता एक पाच फण्याचा साप रक्षक म्हणून तिचे सर्व बाजूने रक्षण करीत होता ती सुंदरी किशोरी होती आणि विवाहासाठी एका श्रेष्ठ पुरुषाच्या शोधात होती तिचे नाग दंतपंक्ती गान आणि मुख अतिशय सुंदर होते तिच्या एकसारख्या असणाऱ्या कानांमध्ये कुंडली झळकत होती तिचा वर्ण सावळा होता कटीप्रदेश मोहक होता तिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली होती तिच्यावर सोन्याचा कमरपट्टा होता आणि चालताना तिच्या पायातील नुपुरे झंकारत होती ती एखाद्या देवीसारखीच दिसत होती हत्तीसारखी चाल असलेली ती माला किशोरावस्थेची सूचना देणाऱ्या आपल्या गोल एकसारख्या आणि एकमेकांना भिडलेल्या स्तनांना लाजेमुळे पदराने झाकून घेत होती तिच्या प्रेम व्यक्त करणाऱ्या चंचल भुवयानी आणि स्नेहयुक्त कटाक्ष बाणाने घायाळ होऊन वीर पुरंजनाने लज्जायुक्त स्मितहास्याने अधिक सुंदर दिसणाऱ्या तिला मधुर वाणीने म्हटले हे कमलदललोचने तू कोण आहेस कुणाची कन्या आहेस सुंदरी तू येथे कुठून आली आहेस अगं बावरे या नगरीजवळ तू काय करू इच्छितेस हे सारे मला सांग हे सुनयने हे अकरा महावीर कोण आहेत आणि या मैत्रिणी तसेच तुझ्या पुढे चालणारा हा सर्प कोण आहे हे सुंदरी तू लज्जा देवी आहेस कि उमा सरस्वती आहेस कि रमा आहेस इथे वनामध्ये मुनीप्रमाणे एकांतवासात राहून तू आपल्या पतीला शोधित आहेस काय तू त्याच्या चरणांची कामना करीत आहेस हे ऐकूनच तो धन्य होईल बरे तू जर लक्ष्मी असेल तर तुझ्या हातातील कवळ कुठे पडले हे सुभगे तू यापैकी कोणी नाहीसच कारण तुझे पाय पृथ्वीवर टेकलेले आहेत बरे तू जर कोणी मानवी असशील तर लक्ष्मी ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या बरोबर वैकुंठाची शोभा वाढवते त्याप्रमाणे तू माझ्या बरोबर या श्रेष्ठ नगरीला अलंकृत कर कारण मी मोठा वीर आणि पराक्रमी आहे परंतु आज तुझ्या कटाक्षाने माझा मनावरचा ताबा सुटला आहे तुझा लज्जित आणि रतीभावाने भरलेला सहास्य संकेत पाहिल्याने हा शक्तिशाली कामदेव मला पीडा देऊ लागलेला आहे म्हणून हे सुंदरी तू आता माझ्यावर कृपा कर हे स्मिते सुंदर भुवया आणि आकर्षक डोळ्यांनी सुशोभित असणारे तुझे मुखकमल या लांब सडक काळ्या पुरळ्या केसांनी घेरलेले आहे तुझ्या मुखातून निघालेले शब्द मोठे गोड आणि मन वेधून घेणारे आहेत पण ते मुख आज लज्जेमुळे माझ्याकडे पाहत नाही जरा मान वर करून तुझ्या मुखाचे दर्शन तरी मला दे श्री नारद म्हणाले वीरवरा पुरंजनाने जेव्हा अधीर होऊन अशी प्रार्थना केली तेव्हा त्या बालेने सुद्धा त्याला प्रतिसाद दिला राजाला पाहून ती सुद्धा मोहित झाली होती ती म्हणू लागली हे नरश्रेष्ठ आपल्या माता पित्यांची परस्परांना माहिती नाही आणि आपण एकमेकांचे नाव आणि गोत्र हे सुद्धा जाणत नाही वीरवरा आज आपण सगळे या नगरामध्ये आहोत या खरीज मला दुसरे काहीही माहीत नाही आपल्याला राहण्यासाठी हे नगर कोणी बसवले हे देखील मला माहीत नाही प्रियतमा हे पुरुष माझे मित्र आणि स्त्रिया माझ्या मैत्रिणी आहेत तसेच ज्यावेळी मी झोपलेली असते त्यावेळी हा सर्प जागा राहून या नगरीचे रक्षण करतो हे म्हणा आज आपण येथे आलात ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे आपले कल्याण असो आपल्याला विषय भोगांची इच्छा आहे तिच्या पूर्तीसाठी मी माझ्या मित्रमैत्रिणींसह सर्व प्रकारचे भोग आपल्याला देईन प्रभू या नऊ दारे असलेल्या नगरीमध्ये मी दिलेल्या इच्छित भोगांचा उपभोग घेत आपण शेकडो वर्षे निवास करावा बरे आपल्याला सोडून मी आणखी कोणाबरोबर रमाण होऊ दुसरे कोणीच रतीसूर जाणत नाहीत दिलेल्या भोगांचा भोग घेत नाही परलोकाचा विचार करीत नाहीत किंवा उद्या काय होईल याकडेही लक्ष देत नाहीत म्हणून ती पशुतुल्य आहे अहो या लोकी गृहस्थाश्रमातच धर्म अर्थ काम संतान सुख मोक्ष सुयश आणि स्वर्गादी दिव्य लोकांची प्राप्ती होऊ शकते संसाराचा त्याग केलेले संन्यासी तर या सर्वांची कल्पनाही करू शकत नाही असे सांगतात की या लोकातच पितर देव ऋषी मनुष्य आणि सर्व प्राणी तसेच आपले कल्याण करणारा गृहस्थाश्रमच आहे हे वीर शिरोमणी आपण होऊन आलेल्या आपल्यासारख्या सुप्रसिद्ध इष्ट वस्तू देणाऱ्या सुंदर पतीला माझ्यासारखी कोणती स्त्री बनणार नाही हे महाभाऊ आपल्या नागासारख्या गोल बाहूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी कोणत्या कामिनीचे चित्त लालचावणार नाही आपण तर आपल्या मधुर हास्यमय करुणापूर्ण दृष्टीने माझ्यासारख्या अनाथांचे मानसिक दुःख शांत करण्यासाठी या पृथ्वीवर विहार करीत आहात श्री नारद म्हणतात राजन अशा रीतीने त्या दाम्पत्याने एकमेकांच्या म्हणण्याचे समर्थन करून शंभर वर्षेपर्यंत त्या नगरीत राहून आनंद उपभोगला जिकडे तिकडे गायक लोक सुमधुर स्वरात राजा पुरंजनाची कीर्ती गात असत जेव्हा उन्हाळा येईल तेव्हा तो अनेक स्त्रियांबरोबर सरोवरात जाऊन जलक्रीडा करीत असे त्या नगरीला जी नऊ दारे होती त्यापैकी नगरीच्या वरच्या बाजूला सात आणि खालच्या बाजूला दोन होती त्या नगरीचा जो कोणी राजा असेल त्याला निरनिराळ्या देशाने जाण्यासाठी ही दारे बनवली गेली होती राजा यापैकी पाच पूर्वेकडे एक दक्षिणेकडे एक उत्तरेकडे आणि दोन पश्चिम दिशेकडे होती त्यांची नावांचे मी आता वर्णन करतो पूर्वेकडे खद्योता आणि आविर्मुखी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी बनवली होती त्या दारातून पुरंजन राजा आपला मित्र ज्युमान याच्याबरोबर विभ्राजित नावाच्या देशाला जात असे तसेच त्या बाजूला नलिनी आणि नालिनी नावाची दोन दारे एकाच ठिकाणी बनवली होती त्या दारातून तो अवधूता बरोबर सौरभ नावाच्या देशाला जात असे पूर्व दिशेला मुख्या नावाचे जे पाचवेदार होते त्यातून तो रसज्ञ आणि विपण यांच्याबरोबर अनुक्रमे बहुदन आणि आपण नावाच्या देशांना जात असे नगरीच्या दक्षिणेला जे पितृहू नावाचे दार होते त्यातून पुरंजन राजा श्रुतधर याच्या बरोबर दक्षिण पांचाल देशाला जात होता उत्तरेकडे जे देवहू नावाचे दार होते त्यातून तो श्रुतधराबरोबरच उत्तर पांचाल देशाला जात होता पश्चिम दिशेला आसुरी नावाचा दरवाजा होता त्यातून तो दुर्मद याच्यासारख्या याच्याबरोबर द्रामक देशाला जात होता तसेच निवृत्ती नावाचे जे दुसरे पश्चिम द्वार होते त्यातून तो लुब्धकाबरोबर वैशस नावाच्या देशाला जात होता या नगरीत राहणाऱ्यांपैकी निर्वा आणि पेशस्कृत नावाचे दोन नागरिक अंध होते राजा पुरंजन डोळे असणाऱ्या नागरिकांचा राजा असूनही तो यांच्या सहाय्याने सगळीकडे जात असे आणि सर्व प्रकारची कार्य करीत असे जेव्हा तो आपला प्रधान सेवक विशुचीन याच्या बरोबर अंतपुरात जात असे तेव्हा त्याला स्त्री पुत्र यांच्यामुळे होणारा मोह प्रसन्नता आणि आनंद या भावनांचा अनुभव येत असे निरनिराळ्या कर्मांमध्ये त्याचे चित्त गुंतले होते आणि कामाच्या अधीन झाल्यामुळे फसलेला तो मूर्ख राणी जे जे काम करी तेच तोही करीत असे ती जेव्हा मद्यपान करीत असे तेव्हा हाही मदिरापान करून धुंद होत असे जेव्हा भोजन करीत असे तेव्हा हाही भोजन करू लागे जेव्हा ती काही खात असेल तेव्हा हाही तोच पदार्थ खात असे अशा प्रकारे कधी ती गात असता गाऊ लागे रडत असता रडे हसत असता हसे आणि बोलल्यावर बोलू लागत असे ती पळू लागली तर हाही पळत असे उभी राहिली तर आपणही उभा राहील झोपली तर आपणही झोपे आणि बसली तर आपणही बसून राही कधी ती ऐकू लागे तेव्हा हाही ऐकत असे पाहत असेल तर पाहू लागे हुंगत असेल तर हुंगू लागे आणि तिने एखाद्या वस्तूला स्पर्श केला तर हाही स्पर्श करीत असे कधी त्याची प्रिया शोकाकुल होईल तेव्हा हा आपणही अत्यंत दीन होऊन व्याकुळ होत असे जेव्हा ती प्रसन्न असेल तेव्हा आपणही प्रसन्न होऊन जाईल आणि तिच्या आनंदित होण्याने हाही आनंदित होत असे अशा प्रकारे राणीने त्याला फसविले सर्व प्रजेने सुद्धा त्याला फसवले आणि हाही मूर्ख लाचार होऊन इच्छा नसतानाही खेळण्यासाठी घरी पाळलेल्या माकडाप्रमाणे तिचे अनुकरण करीत राहिला अध्याय पंचवीसावा समाप्त